मन पाहता सत्य हे मृत्यूभूमी जिता बोलती सर्व मी मी चिरंजीव हे सर्व ही मानिताती अकस्मात सांडून या सर्व जाती सर्व जगत ही मृत्यूभूमी आहे मरण प्रकृती शरीर शरीरी नाम हाच इथला नियम आहे पण माणसे जणू अमरपट्टा घेऊन आल्यासारखे वागतात मी मी मी ची जाणीव अहंकाराचे रूप घेते आणि माझे माझे मन नाना प्रकारचे व्याग व्याप पाठी लावून घेतले जातात रेल्वेच्या डब्यात शिरलेला नवीन येणाऱ्याला जसा वागवतो त्याप्रमाणे माणसे जीवनात वागवतात आपण जागेवर टोपी पिशवी असे काहीतरी ठेवून जागा अडवतो आणि इतर प्रवाशांना तेथे बसू देत नाही मी पणाचा बळावलेला अहंकार किती पिढाकार होतो याची स्वतःला जाणीव होत नाही दुसऱ्याचा अहंकार मात्र त्याच वेळी तिरस्कार वाटत असतो आपलेही तसेच आहे हे लक्षात घेतले जात नाही माणसाने स्वतःला चिरंजीव मानून वागावे पण ते ज्ञान मिळवताना ज्ञानाची फळे याची देह याची डोळा भोगावी या कल्पनेने पण धर्माचरण करताना मात्र मृत्यूने शेंडी पकडली आहे हिसडा मारून केव्हा घेऊन जाईल ते सांगता येत नाही हीच भावना ठेवली पाहिजे सत्ता संपत्तीचा कितीही संग्रह केला असला तरी त्याचा त्याग करून अकस्मात निघून जावे लागते कृतकर्माशिवाय काहीही समागमे येत नाहीत धनानी भूमो पशवच्छ गोष्टे भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देह चित्ताया परमलोकमार्गे कर्मानुवे गच्छती जीव एकहा ही अगदी वस्तुस्थिती आहे म्हणून समर्थ सदाचाराने वाग असे सांगतात सजाता सदाचाराने वागण्याने मनस्वास्थ्य निश्चयाने अबाधित राहते मन पण माणसे तेही करीत नाहीत मी आणि माझे या अहंकाराने स्वतःही बुडतात आणि इतरांनाही बुडवतात बुडत्याचा पाय खोलात जातो आणि त्याने घाबरून जो काढावयास आला त्याच्याही गळ्याला मिठी मारावी आणि दोघांनीही बुडण्याचा प्रसंग उडवावा असे होते यासाठी मृत्यूची जाणीव ठेवून जगातातील प्रत्येक गोष्ट विनाशी आहे हे लक्षात ठेवून माणसाने वागावे हेच त्याच्या कल्याणाचे आहे या विषयात सर्व संतांचे एकमतच आहे ज्ञानेश्वर महाराज तर मनुष्य ऐट कशाकरिता मिरवितो हेच लक्ष येत नाही ज्ञानेश्वरी नऊ अवली पाचशे सात असे म्हणतात सदाचाराने वागले ईश्वराला आपलेसे केले तरच तरणोपाय आहे अन्यथा मृत्यू लोकातील वावरणे हे पेटलेल्या वनव्यात सापडण्यासारखे आहे विषयाच्या सुखाला मोहित व्हावे आणि त्यातील अनित्यता विचारात घेऊ नये असे करणे म्हणजे विषारी वनस्पतीच्या मुळाचा रस काढायचा आणि त्याला अमृत नाव ठेवायचे असे आहे तुझ्यावर काळाची उडी पडेल तेव्हा तुला कोण वाचविणार आहे असे तुकाराम महाराज हे म्हणतात संतांची ही बोलणी आपणापैकी पुष्कळांना न रुचली तरी ती पूर्णपणे यथार्थ आहेत अगदी सत्य आहेत साक्षात्कारी महानुभवांनी ते अनुभवले आहे निरपवाद सुखाचा शाश्वत आनंदाचा अखंड अव्यत्र प्रसन्नतेचा त्यांनी अनुभव घेतला आहे म्हणून विषय सुखाविषयीचे व इहलोकाविषयीचे त्यांचे बोल हे आमच्या कल्याणाचे आहेत त्याविषयी अनादर बाळगणे कृतज्ञपणाचे आहे चंद्रावर जाऊन आलेल्या अंतराळवीराचे अनुभव आपल्याला इहलोकीच्या अनुभवापेक्षा अगदी वेगळे असले तरी आपण ते यथार्थ मानतो आणि लहानच्या उचवट्यावरही चढताना दमणारे आपण या अंतराळवीरांचा प्रेमादराने सत्कार करतो गौरी शंकरावर जाऊन आलेल्या परिश्रमी व्यक्तींचे सर्व जगतात केवढे कौतुक झाले देशोविदेशी ते सन्मानित गेले अशा परिस्थितीत ब्रह्मपदी पोहोचलेल्या आणि जगत कल्याणासाठी संसारात वावरणाऱ्या महात्म्याच्या विषयी अनादर व्यक्त करणे कृतज्ञानाचे आहे निदान अडाणीपणाचे तरी आहेच आहे मरे एक त्याचा दुजा शोकव आहे अकस्मात तोही पुढे जात आहे पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते म्हणून जनी मागुता जन्म घेते कोणी एक मरण पावतो विषयीच्या आपुलकीने दुसरा रडतो परंतु असा रडणाराही आपण स्वतःच या मरणाऱ्यांच्या रांगेत उभे आहोत हे लक्षात घेत नाही जन्मलेले सगळे या एका मार्गाने जाव्याचे असतात त्यातून कोणाचीही अगदी कोणाचीही सुटका होत नाही कोणी जात्यात तर कोणी सुपात असतात इतकेच तेव्हा कोणाच्या मृत्यूमुळे हर्षशोक मानण्यात अर्थ नसतो प्राप्त परिस्थितीला समाधानाने तोंड देत आपले कर्तव्य करीत राहणे हेच इष्ट असते अंत्येष्टीच्या विधीतही मरणाऱ्याच्या नावाने रडू नये असा आदेश आहे माणूस योग्यतेचा असला तरी त्याच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असले की त्याच्या मृत्यूचे दुःख होईल हे अगदी स्वाभाविकच आहे योग्य नाही ते शोक करणे शोकाचे मूळ लोभात आहे आणि शोकाची परिणिती क्षोभामध्ये होते प्रारब्धानुसार घडावयाच्या गोष्टी घडत असतात अगदी कोणाचेही कोणा वाचून अडत नाही तेव्हा आत्मीयतेपोटी दुःख होणे नैसर्गिक असले तरी शोक होतो तो मोहापोटी आसक्तीपोटी अविवेकापोटी जन्ममृत्यूचे चक्र मागे लागले ते त्यामुळेच शोक ही दुःखाची स्वाभाविक परिणिती नसून तो लो लोभमोहाचा परिणाम आहे आपणास वाटते पण प्रेम जिवाळा असणे ही जर चांगली गोष्ट आहे तर त्यातून वियोगामुळे शोक निर्माण होणारच पण ते योग्य नव्हे थोर लोकांच्या जीवनात याची उदाहरणे दिसून येतात लोकमान्य टिळकाचा थोरला मुलगा प्लेगाने वारला तरी केसरीचा निघाव्याचा अंक वेळेवरच निघाला टिळकांचीच पत्नी ते मंडालीला तुरुंगात असताना वारली तेव्हा अंतःकरणाला जाऊन भिडणारे एकच वाक्य विद्वांसांनी पाठवलेल्या पत्रात टिळकांनी लिहिले आहे पण गीतारस्ताचे लेखन थांबले नाही माझ्या वडिलाच्यावर श्री यांना आठवले गीतकरू दादांचे पुढच्या मुलापेक्षा अधिक प्रेम होते माझ्या वडिलांच्या मृत्यूने तीर्थरूप दादांना दुःख निश्चितच झाले पण अमृतानुभव भावार्थ मंजुरी पूर्ण झालीत आपल्याला मात्र पुष्कळ वेळ हा विवेक राहत नाही दया काय वात्सल्य काय हे सन्माननीय सद्गुणच आहेत पण ते तद्विषयक लोभामुळे आपत्तीजनक होतात महर्षी भरताची कथा या दृष्टीने लक्षात घेण्यासारखी आहे त्यांनी हरिणाचे एक अनाथ पोर दयाबुद्धीने सांभाळले आणि त्याच्यावरील लोभाने त्यांना इतके मोहित केले की मुळात अधिकारी तत्ववेते असूनही महर्षी भरताना हरिणाचा जन्म घ्यावा लागला म्हणून त्यानंतर ते फार सावध राहिले आणि कोणतीही प्रतिक्रिया स्वतःच्या ठिकाणी निर्माण होणार नाही याची दक्षता त्यांनी बाळगली आणि म्हणूनच त्या जन्मात त्यांना जडभरत म्हणू लागले त्यावेळी त्यांची अवस्था काहीशी बालोन्मत पिशाच होती यास्तव दया काय प्रेम काय वात्सल्य काय मोहात आणि परिणाता होणार नाही असे पाहिलेच पाहिजे पुण्यमापी पापमेव बंधकत्वात असे म्हणतात म्हणतात ते त्यासाठीच एरवी अनाथाची दया करणे यात वाईट काय आहे पण भरताना यामुळे हरिणाचा जन्म घ्यावा लागला आपल्याकडे ग्रस्ताश्रमानंतर वानप्रस्थाश्रम सांगितला आहे तो हा मोह टाळण्यासाठीच आहे मुले मोठी झाली करती झाली की त्यांच्याविषयीचे ममत्व सोडून माणसाने वानप्रस्थी झाले पाहिजे पण हा मोह सुटत नाही हे खरे इतर काही नसले तर निदान एकटेपणाचाच उभं घेतो आणि तोच मोहात पडतो मुलाच्या संसारात राहिले तर निदान तटस्थ वृत्तीने राहा तेही घडत नाही स्वतःच्या आवडीनिवडी राहणीच्या कल्पना वागण्याची पद्धत मुलावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लादली जाते आणि मग मुले वडीलधाऱ्या माणसाचा तिरस्कार करतात निदान कंटाळा तरी करू लागतात त्याची बोज वृद्धांना अधिकच खेद उत्पन्न करणारी ठरते काहीचे जगणे तर याहीपेक्षा पुढच्या पायरीवर जाऊन लोभामुळे विषयासक्त होते या अवस्थेला उद्देशून आमची दादांचे एक भाषेत केसानी बंधूंनी वयास आपुल्या कृष्णत्वही त्यागिले लक्षावे विषयास न म्हणून ते चक्षुही मंदावले ताठा टाकून वाकली वग ख सर्वास वंदावया चित्ता टाक आता भटकणे शोभेने जेया वया माणसाच्या हिरवेपणा वयोमानाने जातो पण हिरवटपणा मात्र उन्हावत नाही लोभ सुटत नाही आसक्ती मोहात वाढते आणि हीच आसक्ती पुनरपी जननम पुनरपी मरणम या चक्रात गुंतवते पर पुरता न होणे हे लोभाचे लक्षण आहे शरीर दुबळे झाले तरी मनातून जात नाही त्यामुळे मग क्षोभ अधिकच वाढतो इहलोकीचे जीवन दुःखमय होते आणि पुढच्या दुःखमय जीवनासाठी जणू ती शिदोरीच नव्याने बांधून घेतली जाते मनी मानव व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार होऊनी जाते घडे भोगणे सर्वही कर्मयोगे मती मंदते खेद मानी वियोगे मानव मनी चिंता व्यर्थ वाहते जसा नपुसक लिंगी शब्द प्रयोग करण्यात माणसाचे दौर्बर्य विशेष रीतीने व्यक्त झाले आहे संबंधिता विषयीची तुच्छता उद्देग प्रगट करणे हाही एक भाव अशा प्रयोगात असतो एखाद्या माणसाला तो वेडा आहे असे म्हणणे यात सुद्धा एक प्रकारचा सन्मानच आहे असे म्हटले पाहिजे पण असे आहे झालं वेडकुळा हे म्हणण्याने मात्र पराकाष्ठेची तुच्छता व्यक्त होते माणूस आधी दक्षता घेत नाही मग जे व्हायचे ते टळत नाही हे निश्चित असतानाही काय होईल असे कसे होईल याची चिंता करीत बसतो आणि ही चिंताही प्रयत्नाला सहाय्यक होणारी नसून व्यर्थ असते भावी घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन ते टाळण्यासाठी यथाशक्ती प्रयत्नशील होण्यासाठी ज्या तऱ्हेची भावना मनामध्ये बाळगावी लागते ती चिंता नव्हे ज्या तऱ्हेची भावना माणसाला गोंधळात पाडते नुसतेच काय करावे कसे करावे असे विचार उठत राहतात आणि हातून होतं काहीच नाही ही जी स्थिती ती व्यर्थ चिंता हे बाळगण्यात काहीच अर्थ नाही हिच्यामुळे उरली सुरली कार्यक्षमता जुळीच मिळते भूतकाळ माणसाच्या हातून निसटलेला गेलेला असतो आणि भविष्याचा कोणताही भरोसा देता येत नसतो माणसाच्या हातात आहे तो वर्तमान काळ त्याचाच त्याने सदुपयोग केला पाहिजे पण तेवढेच होत नाही आणि मग जे व्हायचे ते टाळण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध असत नाही वर्षभर उन्हाळक्या करणारा विद्यार्थी परीक्षेच्या निर्णयाचा दिवस जवळ येऊ लागला की चिंता करीत रडवेला होतो तसेच सगळीकडे होते हे माणसाला कळत नाही असे नाही पण ती वेळ गेलेली असते पीक येईल की नाही आणि किती येईल या संबंधी सामान्य तर्क बांधता आले तरी यावरचे नियंत्रण हे माणसाच्या स्वाधीनतेचे नसते शेतीसाठी करावयाचे कष्ट तेवढे त्याच्या स्वाधीनचे असतात पण तिकडे दुर्लक्ष होते आता भवितव्याची चिंता करूनच लाभ कोणता जे व्हायास ते होणारच होणारे न चुकेल होईल जरी ब्रह्मा तथा आडवा काळजी घ्यायची असते ते बाण सोडण्यापूर्वी प्रत्यंच्या चढवण्यापूर्वी बाण काढण्यापूर्वी बाण जोडण्यापूर्वी धनुष्य ओढण्यापूर्वी यावेळी दक्षता घेतली तर त्याचा उपयोगही असतो पण या गोष्टी माणसाच्या स्वाधीनही असतात माणसाच्या स्वाधीन त्याचे कर्म असते भोग त्याच्या स्वाधीन असत नाही सगळे जे भोगावे लागतात ते कर्मानुसार भोगावे लागते हे लक्षात न ठेवणारी माणसे ही व्यवहारता किती बुद्धिमान वाटली तरी खरोखरीच मतिमंदच ठरतात कर्म करण्याच्या वेळी योग्यची दक्षिणा न घेणे हे बुद्धिमत्तेच्या अभावाचे पहिले लक्षण आणि जे आपल्या स्वाधीनीचे नाही ते मनाप्रमाणे घडले नाही तर खेद करीत बसणे हे बुद्धिमत्तेच्या हीनतेचे दुसरे लक्षण जी गोष्ट आपल्या हातातली नाही तिच्याविषयी माणसाने भगवत इच्छा समजून कोणत्याही प्रकारचा खेद न बाळगता समाधानाने राहिले पाहिजे ठेविले अनंत तैसेची राहावे चित्तू चित्ती असू द्यावे समाधान पण ते असमाधानच राहत नाही जे घडायला हवे होते ते घडत नाही या वियोगाने माणसे रागवतात संतापतात दुःखी होतात विषन्न होतात समर्थीच्या दृष्टिकोनातून हाच माणसाचा मूर्खपणा आहे आपले आवश्यक ते कर्तव्य कर्म करीत राहिले निराळे आणि त्याची फळे प्राप्त झाली नाहीत म्हणून विषन्न होणे निराळे पण माणसे कर्तव्य करतात असे दिसत नाही ते ममत्वाने आणि ममत्व एका परमेश्वरा व्यतिरिक्त कुठेही राखणे दुःखालाच कारणीभूत ठरणारे असते या श्लोकातील वियोग शब्दाचा अर्थ मृत्यू असाही करणे शक्य आहे कुणाच्याही मृत्यूने असे शोकाकुल होऊन जाणे हेही अज्ञात मूलकच आहे या मागच्या चार पाच श्लोकात समर्थांनी मानवी शरीराची पर्यायाने संसाराची क्षणभंगुरता आणि त्याच्या विनाशाची अपरिहार्यता सांगितली आहे अतिसामर्थ्य संपन्न असूनही रावणासारखे दुष्ट मरतात आणि अपकीर्ती होऊन नष्ट होतात म्हणून दुष्ट वाचनांचा त्याग करावा अत्यंत थोर थोर लोकही कालवश होतात असे दिसत असल्याने माणसाने कसल्याचाही लोभ धरू नये कसलाही अहंकार बाळगू नये असे लक्षात ठेवावे आणि कालक्रमाने शरीर हे स्वभावतच नष्ट होणार असल्याने अनेक प्रकारच्या व्याधींनी नाना प्रकारच्या दुःखांनी पिढीले जात असल्याने कशाविषयीही उगीच चिंता करीत बसू नये आणि योग्य ते उपाय करीत असून अपेक्षित ते यश मिळाले नाही तर खेदही करीत राहू नये अशा नकारात्मक गोष्टी सांगून झाल्यावर समर्थ माणसाला काही विधायक सूचना करीत आहेत समर्थ म्हणतात मना रागवे विन आशा नको रे मना मानवाचे नको कीर्ती तुरे दया वर्णिती शास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्व ही हे मना एका रामचंद्रा वाचून दुसऱ्या कशाचीही आशा बाळगू नकोस मुले बाळे अपतिष्ट नेते पुढारी कोणी कामाला येणार नाही ईश्वराला आपलेसे करतील तर तोच एक तेवढा कोणत्याही प्रसंगी पाठीराखा म्हणून उपयोगी पडेल तेव्हा अशा बाळगावीची झाली भरोसा धरावायचा झाला तर एका रामचंद्रांचाच ईश्वराचा धरावा हे चांगले ईश्वराविन कशाची आशा धरू नकोस हे सांगण्यात ईश्वर प्राप्तीविन कशाची अपेक्षा असू नये हेही ग्रहितच आहे प्रापंचिक सुखांना प्रमुख मानून ती सुखे व ती सुखे पुरविणारी साधने ईश्वराकडे मागत राहणे हे ईश्वराची आशा न धरण्यासारखेच आहे रामचंद्राशिवाय इतर सर्वांची आशा सोडून दे असे म्हटले की कोणत्याही माणसाची कीर्ती गाऊ नकोस हा नियम ओघानेच प्राप्त होतो कारण माणसे जी कोणाची तरी स्तुती करतात ती श्रीमंताची सत्ताधाऱ्यांची वा प्रतिष्ठा पावलेल्या व्यक्तींची करतात या लोकांची स्तुती करून त्यांना संतुष्ट केले म्हणजे प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे स्वतःचा लाभ साधता येतो हे मर्म व्यवहारी माणसाला पक्के ठाऊक असते त्यामुळे भरमसाठ गौरवाच्या शब्दप्रयोगाने मानपत्राची व स्तुतीची भाषा उसंडून वाहते यात एक प्रकारे लाचारी आहे स्वार्थ लंपटता आहे ती योग्य नव्हे माणसाची स्तुती करू नये असे म्हणण्यात गुणग्राहकाला असू नये कौतुक करू नये आदर बाळगू नये व जो खरोखरी चांगले आहे त्याचा प्रचार करू नये असे मुळीच नाही पण माणसे स्तुती करतात ती या भावनेने क्वचितच एरवी आगळपगळ वागणारी बोलणारी माणसेही खऱ्या गुणग्राहक त्याच्या प्रसंगी आणि कृपण होतात मग त्यांच्या कोशात ठीक बरे या व्यतिरिक्त जणू शब्द उरतच नाहीत चांगले उत्तम उत्कृष्ट हे शब्द जणू त्यांना अज्ञात असतात सत्यांधाऱ्यांच्या पुढे स्तुतीच्या शब्दाची कारंजी नाचविणारी विद्वत्ता खऱ्या गुणग्राहक त्याच्या समये दुष्काळी ओढ्याप्रमाणे कोरडी पडते पण मत्सरापोटी निंदा करताना मात्र प्रतिभेला पंडिताचा बहर येतो आपल्या परंपरेमध्ये गुणग्राहकांना वर्जता मानलेली नाही उलट सज्जनाची व्याख्या करताना भरतहरीने परगुण परमाणू पर्वती कृत्य नित्य निजहृदी विकसंत संती संती कियंत असेच म्हटले आहे सज्जन स्वतःचे गुण सांगतच नाहीत तो वर्णन करतो दुसऱ्याच्या गुणाचे आणि केवळ त्यामुळेच तो सर्व लक्षात येते असेही वृत्तहरीने म्हटले आहे तेव्हा समर्थाच्या वचनातून गुणग्राहकता वर्ज मानावी असे समजण्याचे मुळीच कारण नाही संत सद्गुरू सज्जन यांचे जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा माणसाने स्तुती केलीच पाहिजे तरच चांगलेपणाचे संस्कार घडतील लहान मुलाचे योग्यता प्रसंगी कौतुक करावे तरच त्यांना प्रोत्साहन मिळेल पण एवढेच नेमके होत नाही केलेल्या आणि न केलेल्या कामाचेही श्रेय स्वतःकडेच ओढून घेण्याची माणसाची प्रवृत्ती असते असो खरोखरीच ज्याची स्तुती करावी असे सद्गुरू माणसाजवळ किती असतात ईश्वर मात्र सर्व सगुणांचा सागर आहे म्हणून वेदांनी शास्त्रांनी पुराणांनी संत महात्म्यांनी वारंवार गुणवान केले आहेत ते एका ईश्वराचे ईश्वराची स्तुती करणे हेच श्रेयस्कर आहे